गोकुळीच सारे म्हणते मला माधवाची गोकुळीच सारे म्हणते मला माधवाची तुला परी आहे कारे स्मृती राधिकेची तुला परी आहे कारे स्मृती राधिकेची रसाचे मजला काठान देता सुना सुना भासे मजला काठान देता पुन्हा पुन्हा होई कानी भास पावलांचा पुन्हा पुन्हा होई कानी भास पावलांचा कशी मीच सांगू तुझला व्यथा ह्या मनाची कशी मीच सांगू तुझला व्यथा ह्या मनाची तुला परी आहे कारे स्मृती राधिकेची तुला परी आहे कारे स्मृती राधिकेची कुठे दूर तेही तुझी बासरी रे आ कुठे दूर तेही तुझी बासरी रे कोणी मीच हो अशी बावरी रे खोळी मी होते कान्हा अशी बावरी रे दिशा सापडे ना मजला तुझ्या त्या स्वरांची दिशा सापडे ना मजला तुझ्या त्या स्वरांची तुला परी आहे का रे स्मृती राधिकेची तुला परी आहे का रे स्मृती राधिकेची शोधू कोठे तुला केशवानी किती सांगू शोधू कोठे तुला केशवा कोठे अशी एकटी मी तुझ्या विण जाऊ कोठे अशी एकटी मी मनी ओढ लागे माझ्या तुझ्या दर्शनाची मनी ओढ लागे माझ्या तुझ्या दर्शनाची परी आहे का रे स्मृती राधिकेची तुला परी आहे का रे स्मृती राधिकेची गोकुळीचे सारे म्हणती मला माधवाची गोकुळीचे सारे म्हणती मला माधवाची तुला परी आहे कारे रे स्मृती राधिकेची तुला परी आहे कारे रे स्मृती राधिकेची तुला परी आहे कारे रे स्मृती राधिकेची